खोटं काय म्हणता तुम्ही याला मिथ्या का म्हणायचं सांगतो तर यांचं नाम रूप पालटू शकतं बिलवर मोडले पाटल्या करायला येतात पाटल्या मोडल्या लफा करायला येतो आणि काय मोडलं नाम आणि रूप ज्याचं पालट तर त्याला मिथ्या म्हणायचं पहिल्यांदा जितकं नाही तेवढं पुढे बसून घ्या मध्ये मध्ये दुसरं होणार नाही हो इकडे काय हरकत नाही इकडे काय हरकत नाही नाम आणि रूप ज्यांचं बदलतं त्याला मिथ्या म्हणायचं मूळ कारण त्याला सत्य म्हणायचं कापूस हे मूळ कारण आहे त्याच्यापासून बनलेले रुमाल असेल धोतर असेल टोपी असेल उपरण असेल आणि काय असेल ही सगळी त्याची कार्य आहेत त्याला मिथ्या म्हणायचं मूळ कारणाला सत्य म्हणायचं माती पुढचं उदाहरण सांगतो मी माती हे मूळ कारण आहे त्याला सत्य म्हणायचं बरं का पण त्या मातीपासून बनलेलं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 हरे गोपाल कृष्ण भगवान की जय तर आपला विषय असा चालला होता की मूळ कारण जे आहे त्याला सत्य म्हणायचं माती मूळ कारण आहे त्याच्यापासून बनलेली जी कार्य आहेत त्याला मिथ्या म्हणायचं वाचारंभण विकारो नामधेय मृत्तिका इति एव सत्य त्याला सत्य म्हणायचं तसं या जगाचं मूळ कारण असणारं जे परब्रह्म आहे त्याला सत्य म्हणायचं म्हणून त्याचं सत्यम परमधी नाही परब्रह्म हे जगाचं मूळ कारण आहे याची अन्वय व्यतिरेकानं सिद्धता केली आहे अन्वय कशाला म्हणायचं एकाच दुसऱ्या वस्तूमध्ये असणारं अस्तित्व त्याला अन्वय म्हणायचं उदाहरण पुन्हा उदाहरण देतो सोन्याचं दागिन्यामध्ये अस्तित्व आहे आहे का सांगा अहो आहे किंबहुना म्हणून तर सोन्याचं दागिन्यामध्ये अस्तित्व आहे म्हणून तर दागिना अस्तित्वात आहे लक्षात घ्या यत सत्वे यत सत्वम ब्रह्मसत्वे जगत सत्वम अन्वय याला अन्वय म्हणायचं ब्रह्म आहे म्हणून जग आहे आता उलट बघा यदभावे तदभाव न जगदभावे ब्रह्माभाव न दागिना नाही याचा अर्थ सोनं नाही असं नाही ना लक्षात घ्या सोनं काय फक्त दागिन्याच्या स्वरूपात राहतं असं आहे काय नाही सोन्याचं वेळ असू शकतं लड असू शकते बिस्किट असू शकतं बरोबर आहे की नाही सोन्याचं बिस्किट हा काय दागिना का नाही गळ्यात कोण घालून हिंडतं का नाही जर गळ्यात कोणी सोन्याचं बिस्किट घालून हिंडलं तर लोक काय म्हणतील मी श्रीमंत आहे म्हणतील नक्कीच परंतु जरा लकवा मारलाय म्हणतील की नाही सांगा सोन्या अलंकाराच्या रूपातच सोलर हाता असं नाही आहे तसं सृष्टीच्या रूपातच परब्रह्म आहे असं नाही अहो सृष्टी जी आहे हा परमात्मा बनवणारा आहे सृष्टीचं बारस जेवणारा आणि व घालणारा परमात्मा आहे ते मूळ कारण आहे त्याचं ध्यान केलेलं आहे लक्षात घ्या लोक विचारतात ओ मूळ कारणाचं ध्यान केलंय मूळ कारणाचं ध्यान केले म्हणून तुम्ही सांगताय तुम्ही सत्याचं मग हे जे मूळ कारण म्हणताय तुम्ही ते काही प्रकृती आहे का हो ते प्रकृतीचं ध्यान केलं का एक लक्षात घ्या इथं प्रकृती या शब्दाचा अर्थ तब्येत असा घ्यायचा नाही प्रकृती याचा अर्थ काय the primary and material source of material world बस ती प्रकृती त्या प्रकृतीचं ध्यान ऐकावं नाही ते कशावर कशावरनं नाही म्हणता तुम्ही इकडं तर म्हणताय मूळ वस्तूचं ध्यान केलेलं आहे मूळ कारणाचं ध्यान केलंय प्रकृती बसून जर निर्माण झाला असं आम्ही ऐकलंय हे ध्यान प्रकृतीचं नाही असं कोणत्या आधारावर म्हणतात तर त्याचं उत्तर असं आहे की ह्या श्लोकामध्ये ज्याचं ध्यान केलेलं आहे त्याला विशेषणीचं काय वापरलं ठेवलं का अभिज्ञ अभिज्ञ याचा अर्थ जाणणारा ते जे मूळ कारण काय आहे म्हणून सांगितलंय ते जाणणार आहे प्रकृती जड आहे हो. ती काय जाणे जाणणं हा गुणधर्म जडाचा नाही आहे चैतन्याचा गुणधर्म आहे तो चैतन्य रूप असणार तो मूळ कारण आहे लक्षात घ्या म्हणजे प्रकृतीचं ध्यान नाही बर ठीक आहे पण मग तुम्ही जाणणार आहे म्हणताय मग जीव सुद्धा प्रकृती आणि जाणतो की जीव हा प्रकृतीचे दोन प्रकार एक जड పునీరాహోదులు అయోహములు బుద్ధిర్వైచ అహంకారి ఇది ఎమ్మె భిన్న ప్రకృతి రష్టత అపరివర్ణితస్పన్యం आणि प्रकृतीने बुद्धीने जीव होता मग जीवाचं ध्यान आहे का जीव जाणतो नाही म्हणाले जीवाचं सुद्धा ध्यान नाहीये कशावरनं तर ज्याचं ध्यान केलं आहे त्याला इथे विशेषण वापरले स्वराट स्वराट याचा अर्थ काय स्वेन एव राजते स्वेन एव राजते म्हणजे स्वतः सिद्ध ज्ञानवान आहे बस जीव जो आहे हा परप्रकाशित आहे हा स्वयंप्रकाश असणार आहे बर ठीक आहे म्हणजे जीवाचं ध्यान नाही बर मग आम्ही असं ऐकलंय की या सृष्टीचं मूळ कारण ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण केली म्हणजे ब्रह्मदेवाचं ध्यान आहे काय आधी कवी असा शब्द वापरलाय मूळ श्लोकामध्ये कवी म्हणजे ब्रह्मदेव तर ते म्हणाले की तसं नाही ब्रह्मदेवाचं सुद्धा हे ध्यान नाही तर हे कोणाचं ध्यान आहे तर कवी ब्रह्मदेवाला ज्यानं वेद शिकवले ना त्याचं ध्यान आहे कवी ब्रह्मदेवाला ज्यानं वेद शिकवले त्याचं ध्यान आहे पुन्हा शंका अहो आम्ही कुठं पुराणामध्ये असं ऐकलं नाही की ब्रह्मदेव कुठेतरी जाऊन वेद शिकले कुठल्या गुरुजींच्याकडे जाऊन भोकत होते कुठल्या पाठशाळेत गेले होते वेद शिकले वगैरे असं काय ऐकलं नाही त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ब्रह्मदेव असं कुठं पाठशाळेमध्ये जाऊन शिकले नाही मग काय झालं ज्याचं ध्यान केलं ना त्या परमात्मा वस्तूनं हृदा ब्रह्मतेने म्हटलेलं आहे हृदा म्हणजे केवळ संकल्प मात्र करून ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये परमात्मा वस्तून केवळ संकल्प मात्र करून वेद निर्माण केले प्रकाशित केले लक्षात घ्या हृदा ब्रह्मतेने ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये वेद प्रकाशित झाले ते केवळ संकल्पानं झाले त्या वस्तून मनात आणलं आणि ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये वेद प्रकाशित झाले व्यवहारामध्ये काय होतं सांगतो सांगणाऱ्याच्या हृदयातली गोष्ट दुसऱ्याच्या हृदयात कशी गोष्टी होतं का सांगणाऱ्याच्या हृदयातनं ती त्याच्या मुखावाटे बाहेर पडते ऐकणाऱ्याच्या कानात काना वाटे ती त्याच्या हृदयात जाते म्हणजे ह्या हृदयातनं त्या हृदयात जायचा मार्ग हा असा आहे लक्षात घ्या परंतु इथं कसं आहे केवळ संकल्प मात्र करून ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगू ये हृदयीचे ते हृदयी घातले बस ये हृदयीचे ते हृदयी घातले मनसावरा सकम कडू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू आणि हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले बस केवळ संकल्प मात्र ये करून ज्यानं ब्रह्मदेवाच्या मनामध्ये वेद प्रकाशित केले त्याचं झालं महाराज तेजो वारी मृदा यथ विधिमयो यत्र जन्माद्यस्य ज्याचे वर्णन करताना सूर्य हा याचा अर्थ शहाणे शहाणे विद्वान लोक आहेत ते सुद्धा हात टेकतात का लक्षात घ्या अहो सनकाजी काही वेडे आणि पिसे झाले ज्ञानेश्वर महाराज म्हणाले पाहे जाणीवे अरे कोणी वेदापासून असे आघाडी मला सांगा ज्ञानाच्या बाबतीत वेदाची बरोबरी करणार कोणी आहे का हो नाही परंतु त्या वेदालाही वर्णन करता आलं नाही जाणीवेचे निबळे कोणी वेदापासून असे आगळे का शेषाहून तोंडाळी बोलके आहे वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये शेषाचा हात धरणार कोण आहे का हो? अवतार हजार तोंड आहेत किती बोलत असेल विचार करा हजारो तोंडाने वर्णन करून सुद्धा त्याला भगवंताचं यथार्थ वर्णन करता आलं नाही शेषाहून होऊन तोंडाळे बोलके आधी तोही अंथरुणा तळवटी दडे तो म्हणजे कोण शेष अंथरुणा तळवटी दडे येरू दोघांची नावं घेतली एक वेदाचं आणि शेषाचं शेषाची काय तर झाली ते सांगितलं आता येरू म्हणजे दुसरा वेद येरू नेती नेती नेती म्हणून मी बहुणे जे सनकाधिकारी वेळे आणि पिसे झाले महाराज सहस्रमुखी शेष शेण आला बापुडा हा शेष जो होता तो भगवंताचं वर्णन करायला गेला इतकं इतकं इतकं वर्णन केलं त्यानं म्हणे बडबडून बडबडून बडबडून त्याच्या तोंडातले प्रत्येक तोंडात एकच जीव होती पहिल्यांदा हा पण ते जेव्हा फाटून एकाच्या दोन दोन झाल्या म्हणे सहस्रमुखी शेष आला बापुडा चिरही हा धडा जीव हा त्याच्या सांगायचा मुद्दा असा आहे त्याचं वर्णन कुणाला करता येत नाही मुह्यंती एक सूर्य नाचराय म्हणाले नका कुसुबाई नका कुसुबाई वेदासी काही वेदासी काही कळलेची नाही त्याला काय कळलं नाही बरं का कळलेची नाही शेष क्षणाला जा होया द्विसहस्र जिभा जिभा देव का हो उभा विटेवरी उभा उभा देव का हो उभा नातराय म्हणतात हो भगवंताची एक लीला त्या वेगाला वर्णन करता आली नाही शेषाला वर्णन करता आली कोणती लीला वैकुंठ सोडून हा परमात्मा पंढरीत का आला एवढी एक लीला वर्णन करता आले आली नाही तो स्वरूप काय वर्णन करणार म्हणजे त्याचं वर्णन करता येत नाही सूरय विनिमय याचा अर्थ एकाचा दुसऱ्याच्या ठिकाणी होणारा भास अन्य व भासा त्या एकाचा दुसऱ्याच्या ठिकाणी होणारा जो भास आहे त्याला विनिमय म्हणायचं ते वारी म्हणताना यथा तेजाच्या ठिकाणी वारीचा भास वारी म्हणजे पाणी तेजाच्या ठिकाणी वारीचा भास वारीच्या ठिकाणी मृदाचा भास उदाहरण समजून म्हणजे लक्षात तेजाच्या ठिकाणी वारीचा भास त्याचा अर्थ काय मृगजळ आम्हाला खरं वाटतं नाही हो हा मृगजळ खरं वाटतं आम्हाला सूर्यनारायणाच्या प्रखर किरणांचा उखर भूमीशी संबंध आला की ती हवा तापती शास्त्रीय सत्य आता आपल्याला ठोक आहे हवा तापती त्याच्या लाटावर जायला लागतात आणि बघणाऱ्या मुख्या जनावरांना असं वाटतं अरे ते लांब पाणी जवळ का तिकडं धावत धावत धावत जातात कशासाठी तारेलेली आहेत म्हणून ना तरी मृगे तृषा तिळीचे संभ्रमे विसरून जाते मग तोय बुद्धी भरडी ते ठाकून येते मुकी जनावर आहेत त्यांना कळत नाही मला जाऊन जनावरांचं काय घेऊन घेऊन बसलाय माणसं बसतात आपण बघितलं का लक्षात असेल तर बघा आपण ज्या वेळेला ऐन उन्हाच्या वेळेला तार वर्ग जर गाडी प्रवास करत असू आणि तो रस्ता जर असा वरखाली वरखाली झालेला असेल असा तर एका विशिष्ट पोझिशनला आपल्याला समोर रस्त्यावर जर बघितलं तर अक्षरशः पाणी ओतल्यासारखा काळाभर रस्ता दिसतो आपली गाडी तिथे जाते तर कोरडे ठणठणीत आहे ते जे काळभर जे दिसले पाणी ओतलं ते मृग जायला लक्षात पण आम्हाला बघताना खरं वाटतं नाही तेजाच्या ठिकाणी वारीचा वास वारीच्या ठिकाणी मृगाचा वास मृग याचा अर्थ माती माती याचा अर्थ काय मातीच पाहिजे असं नाही काच ही सुद्धा मातीच आहे काचेचा वास होतो आहे एस्पेशली सांगतो लॅबोरेटरीमध्ये बघावं जर पाणी असं चांगल्या त्या पांढऱ्या फरशीवर पडलेलं असेल तर एखादी स्लाईड फुटली आहे का काय असं वाटतं काचेची स्लाईड पाण्याच्या ठिकाणी काचेचा भास होतो आणि बघताना त्यावेळेला ते खरंच वाटतं बरं का मृगजळ सुद्धा खरंच वाटतं तेजोभारी मृदाई यथ विनिमय तसं तसं काय हे आपल्याला सृष्टी जी आहे ना ही खरी वाटते याचं कारण काय ठेवत आहे का तर म्हणाले या सृष्टीच्या बुडाशी असणारं जे अधिष्ठान आहे ते खरं आहे आणि म्हणून हा होणारा भास खरा वाटतो आपल्याला मृगजळ खरं का भासतं तर तिथं असणारं तेज खरं आहे काचेचा भास का होतो तिथं असणारं पाणी खरं आहे व्यवहार काय आहे अधिष्ठान जर खरं असेल तर भास होतो आणि होणारा भास खरा भासतो नेहमीच आपल्या शास्त्रातलं पेटंट उदाहरण आहे रज्जू सर्पाचं मंद अंधकार आहे आणि तिथे दोरी पडलेली आहे मनुष्य असा गडबडीने गेला काचेची दोरी होती पायाला टोचली वाटतं घाबरला त्याला वाटलं साप सापला बस येऊन बघतो तर काय तोंडाला फेस आला अगदी काय मिरची आळणी लागायला लागली साखर कडू लागायला लागली वगैरे सगळं सगळा प्रकार व्हायला लागलेला काय झालं साप चावला चावला साप चावला साप चावला येऊन बघतात बॅटरीचा फोकस टाकून तर डोरी आहे सापाचा भास का झाला तर तिथं पडलेली रज्जू व्यवहार दृष्टीनं खरी आहे म्हणून तिथं जर रज्जू पडलीच नसती दोरी पडलीच नसती तर सापाचा भास झालाच नसता लक्षात घ्या तसं ही आम्हाला भासणारी सृष्टी जी आहे खरं म्हणजे मिथ्य आहे परंतु ती आम्हाला सत्य भासते का सत्य भासते तर ह्या सृष्टीच्या बुडाशी असणारा अधिष्ठान खरं आहे अधिष्ठान खरं असेल तर वरचा होणारा भास खरा असतो अधिष्ठान खरं पाहिजे मात्र एक आडत्याच्या दुकानात काम करणारा मजूर होता पंधरा वीस वर्ष हमारी करत होता त्या दुकानामध्ये बायको प्रेम फार होतं त्याचं म्हणून त्यानं बायकोला पैसा पैसा पैसा जमवून खऱ्या मोत्याची नथ केली बरं का तुम्हाला सांगतो खऱ्या मोत्याची नथ केली बायको नथ घालून आहो एवढी प्रेमानं नवऱ्यानं नथ केली ती नाकार नाकार घालून ती बाहेर हिंडायला लागली लोक म्हणतात हे खरी कुठली असते हो नवराईचा आम्हाला आहे काय खरी कुठली असते का हो खऱ्या ना ना आहे पण बघणाऱ्याला अधिष्ठान खोटाय लक्षात घ्या अधिष्ठान तेच कोट्या देशाची बायको गाडीतनं उतरली गॉगल असा काढला शेफरनं दार असं उघडल्यावर आज उतरली टाक टाक टाक टाक टाक टाक पायातले सँडल वाजवत निघाली कुठले जे अमेरिकन डायमंडचे घातलेले होतो काय मी काय खरी गेले येतो हो? काय खरे अरे कसले खरी गेले कोट्या ते पण खोटं म्हणायचं ताकद नाही कोणाची का अधिष्ठान काय कोट्या देशाची बायको आहे लक्षात घ्या अधिष्ठान खरं असलं की होणारा भास खरा वाचतो सत्य वाचतो ते वर मृदान यथ यत्र त्रिसर्गो मृष यत सत्यतया मिथ्या सर्ग अति सत्यवत प्रतीयते तम परम सत्यम धीरुही त्या परसत्याचं ध्यान केलेलं आहे म्हणाले धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परंधी धामना म्हणजे ते ज्ञान ज्यानं आपल्या तेजानं आमच्या हृदयातील अज्ञान रूपी अंधकार कायमचा नाहीसा केला आहे त्या परसत्या ध्यान केलेल्या बघा जन्माद्यस्य तोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदाय यथ विनिमयो यत्र त्रिसर्गो मृष धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परम् धीमहि पहिला श्लोक झालाय दुसरा श्लोक धर्म प्रोज्जित दैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सदा वीद्यम वास्तवमत्र वस्तुषवदंता श्रीमद श्रीमद्भागवते महामुनि कृते किंवा परैरीश्वरः सद्यो कृती त्रिकृतिभिः शुश्रूषुस्तक्षणात हा जो दुसरा श्लोक आहे या श्लोकामध्ये भागवतकारांनी श्रीमद भागवत या ग्रंथाचे अनुबंध चतुष्टय सांगितलेले अनुबंध चतुष्टय शब्द बोजळ आहे लक्षात घ्या अनुबंध चतुष्टय शब्द जरी बोजळ असला तरी अर्थ सोपा आहे चतुष्टय या शब्दाचा अर्थ चार गोष्टींचं एक युनिट त्याला चतुष्टय म्हणायचं चार गोष्टी आहेत यात कोणकोणत्या चार गोष्टी विषय अधिकारी संबंध आणि फल या चार गोष्टी काय आहे ह्या चार गोष्टी लोकांच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय लोकांची त्या विषयाकडे प्रवृत्ती होत नाही असा म्हणून ह्या चार गोष्टी सांगाव्या लागतात याला म्हणायचं अनुबंध चतुष्ट आहे मी आपल्याला हे जरा स्पष्ट करून सांगतो म्हणजे लक्षात येईल अनुबंध चतुष्ट आहे म्हणजे काय आपण सगळेजण टीव्ही बघतो बघतो कधी काही तर कोणी आहे असं टी व्ही न बघणारं आणि मी सुद्धा बघतो म्हणजे <laughs> आपण सगळेजण टी व्ही बघतो त्या टी मध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात ते सिरियल्स असतात अमुक असतं पण गंमत अशी असते बघा की तो कार्यक्रम जो असतो एक समजा अर्धा तास कार्यक्रम असेल टोटल सगळा मिळून तर त्यामध्ये जवळजवळ सतरा अठरा मिनिटं वीस मिनिटं जाहिरातीच असतात एक दहा आणि दहा मिनिटं काहीतरी कार्यक्रम असतो ह्या सगळ्या जाहिराती ज्या असतात ना यामध्ये अनुबंध चतुष्टय असतात बरं का मी सांगतो तुम्हाला उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल आपण ती मूळची जाहिरात बघितली असेल मूळची दोन बायका अशा समोरासमोर बसलेल्या आहेत बोलत आहेत काहीतरी एवढ्यात एक बाई उस्ती असं काहीतरी वरचं घ्यायला उठती का काय बोलतो असं असं उस्ती तो आ करते बघा बघितलं असेल तुम्ही हा असं करते आहा करते मग ती समोरची बाई म्हणते अगं मूळ लगाव मूळ लगाव लक्षात घ्या बरं का मी काय सांगतो जाहिरात कशाची आहे मूळची जाहिरात आहे म्हणजे विषय कोणता आहे या जाहिरातीचा तर मूळ हा विषय आहे बरं का अनुबंध आहे आपला पहिला मुद्दा मूळ विषय मूळची जाहिरात आहे मूळ विषय झाला आता दुसरा मुद्दा कोणता आहे त्यातला अधिकारी या मूळचा अधिकारी कोण हे त्या जाहिरातीतनं सुचवलेलं असतं कसं की असं केलं नाही म्हणजे ज्यांच्या कमरेत सळक भरलेली आहे ज्यांच्या कमरेत करक भरलेली आहे आय ई करून लोक आहेत हे सगळे या मूळचे अधिकारी आहेत का या सगळ्या एवढ्या लोकांना हे सगळे मूळ उपयोगी पडणार आहे असा त्याचा अर्थ विषय अधिकारी झाला विषय झाला अधिकारी झाला आता संबंध ती बाई सांगते मुलं गाव मग लगेच ते असं ते बाई पालची भिजलेली दाखवायचं आणि मग ते पाठीला ती अशी ट्यूब मुलीची धरायची बरं का आणि अशी दाबायची दाबली की लिमिट ट्यूब बाहेर येते अहो तीस रुपयाची असली तर पंधरा रुपयाची बाहेर होती एकदम तुम्हाला सांगतो आपल्याला परवडत नाही ते त्यांना दाखवायचं ते आहे ते आणि मग तो काय तुम्हाला सांगतो असं पाठीला असं चोळलेलं दाखवायचं हा संबंध बरं का पाठीला चोळलेला दाखवायचं हा संबंध आहे आणि फलश्रुती काय ठेवता का मेंटो नाही आराम हे प्रयोजन झालं होते त्याची लक्षात आलं का बघा म्हणजे आसे आहातक सगळी जाहिरात चार गोष्टी झाल्या त्यामध्ये विषय झाला अधिकारी झाला संबंध झाला फल झाला आमची तीर्थरूप उदाहरण द्यायचे एस गाईड इंग्लिशचं एस एस सी गाईड आहे त्याची जाहिरात कशी केलेली असते अहो विषय काय एस एस सीचं इंग्लिश गाईड आहे म्हणजे एस एस सीला इंग्रजी विषय घेऊन बसणारे जे आहेत हे त्याचे अधिकारी झाले एस एस सीचं इंग्लिश हा विषय झाला संबंध काय त्याचा तर क्लोज स्टडी गाईडचा टेस्टचा नाही केला तरी चालतो बरं का लक्षात घ्या टेस्टचा अभ्यास केला तरी चालतो गाईडचा क्लोज स्टडी करायचा फलश्रुती काय डिस्टिंक्शन शुअर याला म्हणायचं अनुबंध चतुष्टय काय आहे मनाशी म्हटल्याप्रमाणे या चार गोष्टी लोकांच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय लोकांची त्या विषयाकडे प्रवृत्ती होत नाही म्हणून या चार गोष्टी सांगाव्या लागतात म्हणून अशी आपल्याकडे पद्धत आहे की ग्रंथाच्या सुरुवातीला का होईना किंवा शेवटी का होईना हे अनुबंध चतुष्टय सांगायचे ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाचे अनुबंध चतुष्टय अभंगाच्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगाचे सांगून विषय कोणता अहो हरी हाच विषय आहे लक्षात घ्या हरी हाच विषय आता विषय झाला अधिकारी कोण असोनी संसारी जिव्हे करी असोनी संसारी जिव्हे करी याचा अर्थ काय तर सर्वसामान्य मनुष्य जो चार भिंतीच्या घरामध्ये राहतो असा सर्वसामान्य मनुष्य हा त्या हरिपाठाचा अधिकारी आहे दोन मुद्दे झाले विषय झाला अधिकारी झाला आता संबंध काय अहो संबंध काय नुसतं म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा एवढा संबंध आहे आणि फलश्रुती समजू तेणी मुक्ती चारी साधी तेणी मुक्ती चारी साधी अनुबंध चतुष्ट सांगितले होते गीताशास्त्राचे अनुबंध चतुष्ट गीताशास्त्राच्या शेवटी सांगितले बरं का लक्षात घ्या गीताशास्त्राचे पुस्तक दृष्ट पंधराव्या अध्यायातला शेवटचा श्लोक बघा आपण म्हणाला आहोत गीता अठरा अध्यायाची आणि तुम्ही शेवटी काय सांगितले म्हणताय लक्षात घ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मते गीताशास्त्र पंधराव्या अध्याया अखेर संपलं सोळावा सतरा अध्याय हे जे आहेत हे पुरवणी वजा अध्याय असलेले अध्याय आहेत आणि शेवटचा अध्याय गीतेची समरी म्हणा थोडक्यामध्ये कलशाध्याय त्याला म्हटलेला आहे परंतु गीताशास्त्र पंधराव्या अध्यायाच्या शेवटी संपलं आणि म्हणून तिथं शास्त्र संपल्याचा निदेश निर्देश करणारा इतिहास शब्द आला होता इति शास्त्र निगम उत्तम एतद बुधवा बुद्धिमान सत्कृत प्रत्यक्ष भारत या श्लोकामध्ये गीताशास्त्राचे अनुबंध चतुष्टय सांगितले अनुबंध चतुष्टय म्हणजे आता आपण मगाशी बघितले आहे विषय अधिकारी संबंध आणि फल गीताशास्त्राचा विषय कोणता आहे इथे गुह्यतम शास्त्र म्हटलेला आहे गुह्यतम कोणता आत्मवस्तू आत्मवस्तू हा गीताशास्त्राचा विषय आहे आणि हा कसा आहे गुह्यतम आत्मवस्तू कशी आहे हो? गुह्य नव्हे गुह्यतर नव्हे गुह्यतम आहे बस म्हणून म्हटलं इथे गुह्यतम शास्त्र विषय झाल्या इदम उत्तम मया अनघ अनघ आणि पुढे बुद्धिमान शब्द आहे बघा अनघ याचा अर्थ निष्पाप निष्पाप असणारा बुद्धिमान असणारा या गीताशास्त्राचा अधिकारी आहे संबंध काय एकच बुधवा बस हे शास्त्र जे आहे जाणून घ्यायचं आणि फलश्रुती काय कृतकृत्य भारत बस हे अनुबंधाच्या दृष्ट या पद्धतीने सांगितले जातात तसं श्रीमद भागवत ग्रंथाचे अनुबंध चतुष्टय भागवतकारांनी या दुसऱ्या श्लोकामध्ये केलेत अत्र म्हणाले काय विषय कोणता अत्र परम हा धर्म हा निरूप्यते बरं का परमधर्म परम याचा अर्थ सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ धर्म सांगितला बरं काय अत्र परम हा धर्म हा निरूप्यते काय कालिदासाला सुच सुचलं ते मल्लीनाथाला सुच कालिदासाला जे सुचत नाही ते मल्लीनाथाला सुचलं सुचतं म्हणतात तसा प्रकार आहे टीकाकारांनी पुष्कळ त्याला गेलेले असतात हा अत्र परम हा धर्म हा निरूप्यते त्याच्याऐवजी तोडताना कसं तोडलं ठोका का अ त्रप रम हा धर्म अ त्रप त्रपायाचा अर्थ लज्जा श्रीमद भागवतामध्ये काय सांगितलं म्हणे तर त्रपा म्हणजे लज्जा सोडून याचा धर्म सांगितला वास निर्लज्ज होऊन आचरावा म्हणाले गायन विलज्ज विचारे निसंग हा भागवतकार म्हणतात परम परमहा धर्म निरूप्यते कथम भूत हा धर्म तो धर्म कसा आहे तर म्हणाले प्रोज्जित कैतव हा प्रोज्जित कैतव म्हणजे प्रकर्षेन उज्जितम कैतवम कैतव याचा अर्थ काय लबाडी ज्या धर्मातून लबाडी मुळासकट उखडून काढलेली आहे असा धर्म सांगितला आपण म्हणाल धर्मात लबाडी असते का हो असती धर्मामध्ये लबाडी असती आणि आम्ही ती सगळी करतो लक्षात ठेवा भागवत आणि धर्म असे दोन शब्द ज्या वेळेला एकत्र येतील त्यावेळेला धर्म या शब्दाचा अर्थ भक्ती असा घ्यायचा आणि आम्ही लबाडी करतो का नाही सांगा भक्तीमध्ये देवासमोर दोन सडकी पानं एक किडकी सुपारी ठेवायची होय तुम्ही वाण्याच्या दुकानातून सुपारी मागतली तो वाणीच विचारतो तुम्हाला पूजन पाहिजे का खायला पाहिजे म्हणून होय पूजन पाहिजे असली तरी किडकी चालते की गव्हा चालते त्याला असली दोन चडकी पानं किडकी सुपारी देवासमोर ठेवायची आणि मग काय अस्माकम मागायचं मात्र किती ठेवलंय का अस्माकम सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अरे तुला काय नको सांगी बाबा आणि हे एवढं सगळं बघ दोन पाठ आणि एक सुपारी एवढ्यामध्ये सगळं याला लबाडी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं त्यांना भाऊ तुम्ही आणि गमत सांगू तुम्हाला बघा द्विपद पुष्प म्हणजे सगळ्यांचं सगळं पाहिजे बरं का म्हणजे आयु आरोग्य ऐश्वर हे सगळं आपल्यालाच पाहिजे असं नाही द्विपद चतुष्पद म्हणजे काय काय ठेवलं का जी याचा अर्थ दोन पायाची घरातली माणसंच असा त्याचा अर्थ नाही घरात जर राहू पाळला असला तर त्याला सुद्धा दोन पाय असतात ते त्यात इन्क्लूड झाला बरं का कोंबड्या पाळल्या असल्या कुणी तर त्या सुद्धा त्यात दोन दोन पायाच्या त्या सगळ्या त्यात इन्क्लूड झाल्या इतकं जर घरामध्ये शिडी असली तरी तिला पाय किती असतात शिडीचं सुद्धा आयु ऐश्वर आरोग्य सगळं पाहिजे त्यात एवढ्या आणि म्हणजे चतुष्प म्हणजे काय घरात गाय म्हैस वगैरे घरामध्ये टेबल असलं तरी त्याला चार पाय असतात कॉट गडवंशी सगळ्याच याला लबारी म्हणायची नाही तर काय म्हणायचं सांगा बघू परंतु इथं काय केलेलं आहे तर प्रोज्झित ज्या धर्मातून लबाडी उखडून काढलेली आहे याचा अर्थ काय ठेवतो का इथं सांगितलेला जो धर्म आहे तो निष्काम धर्तीचा आहे बस कोणतीही कामना नाही महाराज कोणतीही कामना नाही आहे असा निष्काम भक्तीचा धर्म इथे सांगितला अत्र हा धर्म हा निरुद्यते धर्म कसा तर काही तो म्हणजे अत्र वास्तव वस्तू वेद्यम या ठिकाणी जाणायचं काय आहे तर वास्तव वस्तू वास्तव वस्तू याचा अर्थ मगाशी जे सत्य म्हटलं का नाही ते सत्य जाणायचं इथं ती वस्तू कशी आहे त्याचं उत्तर सांगितलं म्हणाले शिवदम तापत्रयोनम शिवदम शिव याचा अर्थ कल्याण शिव याचा अर्थ मोक्ष ही वस्तू कशी आहे तर जीवाचं कल्याण करणारी आहे जीवाला मोक्ष प्राप्ती करून देणारी आहे वस्तू आणि कशी आहे तापत्रयोन्मूलनम तापत्रय तापत्रय याचा अर्थ काय त्रिविध ताप आपण व्यवहारामध्ये तापत्रय तापत्रय तापत्रय असा शब्द वापरतो त्रिविध ताप आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक त्रिविध ताप असे करणारे आध्यात्मिक ताप कशाला म्हणायचं आध्यात्मिक ताप देहेंद्रिय मन प्राणही सुखम दुःखम यदाप्यते इमम आध्यात्मिकम तापम दासबोध करा इमम आध्यात्मिक तापम विजानी याधी देहांतर्गत कारणापासून निर्माण होणाऱ्या शारीरिक किंवा मानसिक व्याधी किंवा व्यथा ज्या आहेत त्याला आध्यात्मिक ताप म्हणायचं आत्मा या शब्दाचा अर्थ देह असाही आहे शरीरांतर्गत कारणापासून होणाऱ्या ज्या व्याधी आणि विकार आहेत मनाला आणि किंवा शरीराला होणाला याला आध्यात्मिक ताप म्हणायचं आधी भौतिक ताप कशाला म्हणायचं तर पृथ्वीवरच्या ज्या निरनिराळ्या वस्तू आहेत दगड असेल चोर असेल साप असेल विंचू असेल अणूक असेल काहीतरी यापासून निर्माण होणाऱ्या ज्या व्यथा आहेत या सगळ्या आधी भौतिक झाल्या आणि आधी दैविक शुभाशयी त्यात दोन प्रकार आहेत बरं का सांगतो आधी दैविक तापामध्ये दोन प्रकार आहेत एक प्रकार आहे तो येच दैवी येच डोळा भोवायचा आहे हेच देही जो डोळा या शरीरामध्ये असतानाच आपल्याला जे ताप सहन करावे लागतात ते कोणते परंतु ते कोणते दिव या शब्दाचा अर्थ आकाश आकाशातल्या गोष्टीपासून उदाहरणार्थ वादळ आहेत विजापटना आहे गारांचा वर्षाव आहे संस्कृत आहे अशा तऱ्हेच्या कारणामुळे भोगावे लागणारे जे ताप आहेत त्याला आधी दैविक ताप म्हणायचं ते ह्याच देहामध्ये असताना भोगायचे आहेत आणि त्यातला दुसरा एक प्रकार जो आहे तो मेल्यानंतर भोगायचा समर्थाने त्याचा उल्लेख केलेला आहे ते म्हणाले शुभाशुभ कर्मभिष्ट देहांत यमयातना स्वर नरकादी भोक्तव्यम स्वर्गामध्ये किंवा नरकामध्ये जाऊन जे भोग भोगावे लागतात याला म्हणायचं हे आधिदैविकम हिमम ही त्रिविध नाही जे करणारी ही वस्तू आहे महाराज शिवदम तापत्र मूलदम म्हणजे काय थोडक्यात सांगू का एक इष्टाची प्राप्ती करून देणारी आणि अनिष्टाची निवृत्ती करणारी ही वस्तू आहे जीवाचं कल्याण करणारी मोक्षप्राप्ती करून देणारी म्हणजे इष्ट गोष्ट प्राप्त करून देणारी आणि त्रिविधताप नाहीशी करणारी म्हणजे अनिष्ट गोष्ट निवृत्त करणारी अशी ही वस्तू आहे म्हणाले किंवा पुष्कळ निरनिराळी शास्त्र आहेत म्हणाले धर्मप्रोज्झितकैतगोत्र परमो निर्मत्सराणां च तां वेद्यं वास्तवमत्र वस्तुशिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परैः ईश्वरः इतर शास्त्रांच्या श्रवणानं परमात्मा ताबडतो हृदयामध्ये प्रगट होतो नाही होत पण इथं तसं नाही आहे म्हणाले शुश्रूषधी ज्याने नुसतं श्रीमद भागवत ऐकायची इच्छा केली त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा परमात्मा प्रगट होतो म्हणाले या अशा रीतीनं हे अनुबंध चतुष्ट या ठिकाणी सांगितलेले आहे पुन्हा एकदा श्लोक म्हणतो धर्म प्रोज्जित कैतगोत्र कर्म निर्मत्सरा सतान निर्मत्सर असणारे सताम सज्जन असणारे जे लोक आहेत कृतीन एक शब्द आलेला आहे हे सगळे अधिकारी आहेत निर्मत्सरानं सदान वेद्यम वास्तव मंत्र वस्पृशपदम तापत्र श्रीमद भागवते कृते किंवा परैरेश्वर सद्यो हृदयवरुद्धते प्रकृतिभी शुश्रूषुभिस्तत्क्षणात् तिसरा श्लोक निगमकल्पतरोर्गलितम फलम शुकमुखादमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका श्रीमद भागवत या ग्रंथाची महती काय आहे ते सांगितलेलं आहे श्रीमद भागवत म्हणजे कसं आहे म्हणाले निगम कल्प तरोड गणितम फलम निगमा याचा अर्थ वेद वेद रूपी कल्पवृक्षाचं वेदाला कल्पवृक्षाची उपमा दिलेली आहे बरं का लक्षात घ्या का दिली आहे तर त्याच्या अध्ययनानं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती होते म्हणून त्याला कल्पतरू म्हटलेला आहे निगमो वेद हा वेदाला कल्पतरू आहे त्या कल्पवृक्षाचं हे गळून पडलेलं फळ आहे बरं का गळून पडलेलं फळ का सांगितलं ठोक आहे का फळ केव्हा गळून पडतं ठोक आहे का ते ज्या वेळेला परिपक्व होतं त्यावेळेला गळून पडतं परिपक्व होतो त्यावेळेला गळून पडतं आंबा पाडा आलेला आहे पिकता पिकता पिकता असा पडतो पिकतो महाराज की ज्या वेळेला त्या देठाला त्या आंब्याचं ओसा आता सहज होत नाही त्यावेळेला तो गळून पडतो याचा अर्थ काय ठेवतोय का परिपक्व फळ आहे याचा अर्थ अत्यंत मजूर आहे बस अत्यंत मजूर आहे अत्यंत गोड आहे आणि दुसरं असं सांगितले ते फळ गोड आहे याची कसोटी आणखी एक सांगितली शुकमुखात शुकमुखा सुख याचा अर्थ पोपट व्यवहारामध्ये सुद्धा असं आपण म्हणतो हा हा तो तो वरचा आंबा काढावा बघा तो हा काढायचा नाही तो नाही हो, तो पोपट तोच म्हटला की नाही तो काढा का काय त्या विधात्याने त्याला अक्कल दिली आहे तो गोड असेल त्या फळाला चोच मारतो तसा प्रकार आहे इथं श्रीमद इथं अलंकारिक अर्थानं तो शब्द वापरून असं म्हटलेला आहे की शुकमुखात अमृतद्रव संयतम या श्रीमद भागवतावर शुकाचार्यांच्या वाणीचा संस्कार झालेला आहे म्हणून ते मधुराय म्हणाले निगमकल पतरोर फलम शुकमुखात अमृत द्रव संयतम असं असणारं हे जे भागवत आहे ते पिबत प्राशन करा म्हणाले प्राशन करा आता मला सगळ्यात फळ काय प्राशन करतात का हो फळ कधी पितात का ज्यूस पितात आम्हाला ठोक पण फळ पितात काय ठोक नाही याचा अर्थ सेवन करणे लक्षात घ्या सेवन करणे पिबत भागवतम रसमालय ह्या श्रीमद भागवत ग्रंथाचं सेवन करा कुठपर्यंत करा आ लय केलाय आ लय लय या शब्दाचा अर्थ शेवट आणि लय या शब्दाचा अर्थ मोक्ष दोन्ही अर्थाने आ लय म्हणजे मोक्षप्राप्ती होईल तोपर्यंत याचं सेवन करा नव्हे नव्हे मोक्षप्राप्तीनंतर सुद्धा सोडू का लक्षात घ्या मोक्षप्राप्तीनंतर सुद्धा सोडू नका या श्रीमद भागवत ग्रंथाचं सेवन करा लय या शब्दाचा अर्थ शेवट असाही आहे म्हणून आमचे तीर्थरूप काय सांगायचे त्या याचा अर्थ ते असं म्हणायचे की रोजची आपली जी झोप आहे ती सुद्धा त्या त्या दिवसाचा शेवटच आहे बरोबर आहे नाही आणि म्हणून ते सांगायचे की म्हणायचे श्रीमद भागवत ग्रंथाचे सेवन किती करायचं तर म्हणाले रोज रोज झोपेपर्यंत आणि जन्मोजन्मी मरेपर्यंत निगमकल्पतर्वर्गणितं फलं सुखमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहु मुहु मुहु पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा सेवन करा म्हणून सांगतायत आपण म्हणाल पुन्हा पुन्हा सेवन करा म्हणजे कंटाळ येईल किंवा वीट येईल की त्याचा नाही म्हणजे वीट येत नाही म्हणाले विटे सुख हे भक्ती असं वजामूर्ती असं सेवावे हे ते आपण कार्यालयात जेवायला गेलो समजा जिलबी खायला लागली म्हणजे चार पाच जिलब्या खाल्ल्या की आपल्याला कंटाळा येतो मी द्यायचो मग आपण काय करतो लोणचं चटणी लावून कसं तर राहिलेले दोन तुकडे असतील ते कसं कसं संपवतो परंतु ते चोबे जे असतात ना मथुरीकडचे ते जिलबी कसे खातात तो जाऊ नाही एक पंचवीस जिलब्याचा पहिला हप्ता मारायचा हां कमीत कमी आणि तेवढ्या झाल्या की मग जरा जर असं वाटलं की आपण काय करावं आता जिलबी कशी खायची आता याच्या पुढची तर काय करतात ठेवू का एक भांडवर जिलबीचा पाक प्यायचा आणि मग पुढचं ताट घ्यायचं पुन्हा ओढायचं तसा प्रकार आहे म्हणाले मू पुन्हा पुन्हा याचा वीट येतच नाही हो विटयाचे सुगण हे भक्ती रस पुढता पुढती असं सेवा पिबत भागवत रसमालयम मुहुरहो रसिका का अशा रीतीनं पहिल्या तीन श्लोकामध्ये पहिल्या श्लोकामध्ये मंगलाचरण केलं ध्यान केलेलं आहे दुसऱ्या श्लोकामध्ये श्रीमद भागवत ग्रंथाचं अनुबंध चतुष्टय सांगितले तिसऱ्या श्लोकामध्ये श्रीमद भागवत ग्रंथ काय स्वरूपाचा आहे ते सांगितलं श्रोत्यांना भाविक श्रोत्यांना भागवत सेवनाची पुन्हा पुन्हा विनंती केली आहे आणि असं करून आता प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात करतायत नाही म्हणजे निमिष क्षेत्रे या सत्रम स्वर्गाय सहस्र सदमासत कलादुगुण यहा प्रातर होत होतात या नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषीने एक हजार वर्षापर्यंत चालणारं सत्र सुरू केलेलं आहे लक्षात घ्या नैमिषे सूतमासिकेचे धन्यवाद नैविषय नैविष तरी ऋषे सत्र स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत हजार वर्षेपर्यंत चालणारं सत्र सुरू केलेलं कशासाठी तर म्हणाले स्वर्गाय लोकाय स्वर्गाय लोकायाचा अर्थ काय स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून हा लक्षात घ्या भागवतानं स्वर्गप्राप्ती हे कधीही उद्दिष्ट ठेवलं नाही समोर लक्षात घ्या मग म्हणजे स्वर्गायाचा अर्थ काय स्वहा स्वर्गे गीयते स्वर्गात सुद्धा ज्याची कीर्ती गायली जाते त्याला स्वर्गाय म्हणायचं कोण श्रीहरी श्रीहरीची कीर्ती स्वर्गात सुद्धा गायली जाते त्याला श्रीहरीला त्याला स्वर्गाय म्हणायचं तर तस्य लोकाय म्हणजे श्री हरिपद प्राप्तीसाठी भगवतपद प्राप्तीसाठी हजार वर्षे चालणारं सत्र या शौनकाजी ऋषींनी सुरू केलेलं आहे त्यांचा नित्याचा परि परिपाठ असा आहे सकाळीच्या वेळेला ते होम हवन जे काय असेल ते करायचं आणि दुपारी काय करायचं काय नाही बिस्किटं खेळायची पत्ते खेळायचे कॅरम खेळायचा छे मग काय हरिकथा ऐकायची महाराज आणि हरिकथा ऐकण्यासाठी म्हणून सुताना उच्चासन देऊन बसवलेलं आहे आणि आता हे शौनकाजी ऋषी समोर बोलतात म्हणाले तो या खलुपुराण आणि इतिहास आणि चानक आख्यातान्यप्रथितानी धर्मशास्त्र आणि यान्यत याने वेदविदाम श्रेष्ठ भगवान बादरायण अन्ये च मुनय सुत परावर विदो विदुः वेद तत्व सर्व सौम्य तत्सर्वं तत्त्वतस्तदनुग्रह ब्रूयुस्निर्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमप्पत तत्र तत्रायुजसायुष्पन् भवता यद्विनिश्चित संशयितम पुंसाम एकांत श्रेय हा न मरसे ते म्हणतात हे सुद्धा आपण इतिहास पुराण धर्मशास्त्र यांचं अध्ययन केलं नुसतं अध्ययनच केलं नाही तर त्यांचं निरूपण सुद्धा केलेलं आहे हे सांगण्याचा उद्देश सांगतो मी आपल्याला काय आहे की एखादा विषय आपल्याला पूर्णपणे समजला असा केव्हा समजायचं परीक्षेमध्ये पेपर लिहून शंभरपैकी शंभर मार्क मिळाल्यानंतर आपल्याला तो विषय पूर्णपणे समजला असं समजायचं का नाही मग केव्हा समजायचं तर आपल्याला तो विषय दुसऱ्याला योग्य रीतीनं समजावून देता आला पाहिजे त्याच्या शंकांचं कुशंकांचं योग्य रीतीनं निरसन करता आलं पाहिजे तर तो विषय आपल्याला पूर्णपणे समजला असं समजायचं आणि म्हणून म्हणतात तुम्ही त्याचा अभ्यासही केलेला आहे इतकंच नव्हे तर त्याचं निरूपणही केलेलं आहे वेदव्यत्यामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे भगवान बादरायण या महर्षी सगुण निर्गुण जाणणारे इतर जे ऋषीवरी आहेत त्यांचं आपण खरं शिष्यत्व केलेलं आहे खरं शिष्यत्व केलं हे म्हणण्याचा सुद्धा उद्देश सांगतो आपल्याला खऱ्या शिष्यापासून गुरु काही लपवून ठेवत नाही एरवी व्यवहारामध्ये गुरुजी शिष्याला म्हणाला मी तुला माझी सारी विद्या दिली आहे सारी विद्या दिली देत नाही लक्षात घ्या काहीतरी आपला हातचा राखून ठेवतोच पण खरा जर प्रेमळ शिष्य गाठ पडला तर मात्र आपला अंतःकरण गुरु खुलं करतो महाराज जेव्हा आपण त्यांचं खरं शिष्यत्व केलेलं आहे तेव्हा आपण केलेला हा अभ्यास त्यांच्या शिष्यत्व मधून आपल्याला प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे या सगळ्याची सारभूत गोष्ट अशी आम्हाला सांगा की जीवाचं आत्यंतिक कल्याण कशा पाहिजे सांगा बस भवता यद्विनिश्चितम एक एकांतत श्रेय तन्न संस्थे म्हणाले प्रायणाल्पैष सभ्य कलावस्मिन योगे जना मंद सुमंद मतय मंद भाग्या योगदरिता भूरी आणि भूरी कर्माने श्रोतज्ञाने काय म्हणाले कलियुगामध्ये लोक जे आहेत ना अधिक आळशी आहेत म्हणाले शास्त्र ग्रंथ ग्रंथांचा अभ्यास करायला भरीला कोण पडते कोण पडत नाही समजा एखाद्यानं अभ्यास करायचा ठरवला तरी किती ग्रंथांचा अभ्यास करावा शेकडो ग्रंथ आहेत अनंत परम शब्दशास्त्रम आणि स्वल्पम तथा येऊ भरोसा आहे ना एखाद्यानं जरी शास्त्रग्रंथांचा अभ्यास करायचा ठरवला समजा अगदी आळस सोडून तरी तो अल्पायुषीच असतो तो हो माणसे तुम्ही गावली किती ग्रंथांचा अभ्यास करणार ते काय जमायच नाही समजा एखाद्याला आयुष्यही भरपूर मिळालं आणि त्याने अभ्यासही केला समजा आळस सोडून तरी सुद्धा अडचण थोडीशी अशी आहे की ग्रंथाचं सार काढण्याची जी ताकद बुद्धीमध्ये लागते ती ताकद कलियुगातल्या लोकांच्या डोक्यामध्ये नाही ग्रंथाचं सार काढणं फार महत्वाचं आहे बरं का लक्षात घ्या यातलं घेण्याजोगं काय आहे योग्य काय आहे अयोग्य काय आहे टाकण्याजोगं काय हे कळलं पाहिजे हे कळण्याचा गुणधर्म ज्या बुद्धीमध्ये आहे म्हणून एकानं चांगल्या स्मरण शक्तीची व्याख्या काय केली ठेवत आहे तो म्हणाला a good memory is not one that seldom forgets जी कधीच आणि काहीच विसरत नाही त्याला चांगली स्मरणशक्ती म्हणायची नाही म्हणाला मग चांगली स्मरणशक्ती कुणाला म्हणायचं तर it is one that retains what is valuable and throw away what is worthless throw away what is worth पण ते वर्थलेस काय आणि व्हॅल्युएबल काय ते कळलं पाहिजे की हो नाहीतर असे महाभाग आहेत समर्थांच्या सगळ्या वाङ्मयाचा अभ्यास करून निष्कर्ष काय काढला समर्थ हे औरंगजेबाचे हेर होते याला सारग्राहकता म्हणायचं नाही बरं लक्षात घ्या तेव्हा अशी सारग्राहक बुद्धी लोकांच्या जवळ नाही तेव्हा कृपा करून आम्हाला जीवाचं आत्यंतिक कल्याण कशात आहे तेवढं सांगा पहिला प्रश्न आहे बरं का लक्षात घ्या या पहिल्या अध्यायामध्ये भागवतकारांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत शौनकांनी सुतांच्या समोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत दुसरा प्रश्न असा आहे म्हणाले सुतजाना सुभद्रंते भगवान सात्वतांपती देवक्याम वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया भगवंतानी वसुदेव देवकींच्या उदरी अवतार घेतला तो कोणत्या हेतून घेतला ते आम्हाला सांगा तिसरा प्रश्न असा केलेला आहे तस्य आणि परिता आणि सूर्यही गृहिण श्रद्धानानाम लीलया कला भगवंताच्या निरनिराळ्या अवतारातली जी कृत्य आहेत त्या कृत्यांचं ज्या कृत्यांचं ज्या उदार कृत्यांचं मुलीजनाने मोठ्या तन्मयतेनं वर्णन केलेलं आहे अशी भगवंताची उदार कृत्य आम्हाला सांगा पुढचा प्रश्न अर्थात हरिहर भीमन अवतार कथा शुभ भगवंतानं निरनिराळे अवतार घेऊन लोककल्याणकारी लीला ज्या केल्या त्या अवतार कथांचं निरूपण करा पुढे म्हणतात कृतवान किलेवीर आणि सहरा मेन केशवा भगवंताने अवतार घेतला आणि कृष्णावतारामध्ये बलरामाच्या सह अमानवीय कृत्य जी केली ती जी कृत्य आहेत त्यांचं वर्णन करा असे काही प्रश्न शौनक आणि सूतांच्या समोर ठेवले आहेत लक्षात घ्या हे प्रश्न आपण बारकाईनं जर बघितले तर आपल्या असं लक्षात येईल की हे जे प्रश्न आहे हे श्रीमद भागवत ग्रंथाचे बीजभूत प्रश्न आहेत बस किंबहुना या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी म्हणूनच श्रीमद भागवत ग्रंथाची इमारत उभी केली आहे हे जे प्रश्न बीजभूत प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची चर्चा या ग्रंथामध्ये आहे या सगळ्या प्रश्नांचा उहापोह या ग्रंथामध्ये आहे हे सगळं बघितल्यानंतर असं आपल्या लक्षात येईल की भागवतकारांनी या ग्रंथाची निर्मिती केलेली जी आहे ती काही विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून केली आणि ते हेतू कोणते दोन हेतू आहेत पहिला हेतू असा आहे की जीवाच आत्यंतिक कल्याण कशात आहे ते आधी त्या जीवाला सांगायचं आणि ते दुसरा हेतू असा की ते कल्याण प्राप्त करून घेण्याचं सोड साधन म्हणून भगवंताचं पवित्र यश त्याला ऐकवायचं बस जीवाचं अत्यंतिक कल्याण कशात आहे लोक म्हणतात आम्हाला काही कळत नाही का हो? त्यांनी कशाला सांगायला पाहिजे आमचं हित आम्हाला कळत नाही लोक म्हणतात आमचं आम्हाला हित कळतं लोक म्हणतात पोरांचं हित आई बाबांना कळतं समाजा समाजाचं हित समाज सुधारकांना कळतं राष्ट्राचं हित राज्यकर्त्यांना कळतं विश्वाचं हित बघणाऱ्या युनोसारख्या संस्था आहेत आणि एवढं कौतुक काय घेऊन बसलाय आम्हाला मी सांगतो असं जरी लोक म्हणत असले तरी आम्हाला आमचं हित कळतं म्हणणाऱ्या आम्ही आम्हाला जे काय कळतं ते खरंच हित आहे का हे तपासून बघायला पाहिजे लक्षात घ्या लोक म्हणतात पोरांचं हित पोरा पोरांना कळतं महाराज म्हणाले हित ठावे नाही जननी जनका दावीला लौकिकाचारतेही अरे लौकिक जातले चार गोष्टी शिकवल्या म्हणजे ते काय हित झालं काय म्हणाले बाळ्या अजूनही किती नऊ दहा महिन्याचा आहे कट्टाकट्टी उभारायला लागलेला आहे फार तर एखादं पाऊल टाकतोय असा बाळ्या उभारला की त्याला विचारायचं बाया तुला बायको कशी पाहिजे अरे अजून अर्धा महिन्याचं बोल आहे त्याने एकदा असं असं केलंय कृतकृत्यस्य भारत बस आम्हाला ह्यातच कल्याण वाटतं त्याला काय करायचं पोरगी लहान आहे अशीच लहान पोरगी आहे तिला विचारायचं ये मे तिला दागिने किती हवेत तिने एवढा हात केला वा वा वा वा शहाणी झाली होता याला हित म्हणत नाही महाराज लक्षात घ्या आपण म्हणतो समाज सुधारकांना समाजाचं हित कळतं मी आपल्याला विवेकानंदांचं मत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल ते म्हणाले धर्माचा पाया शुद्ध अभ्यास नाही आणि सगळ्या धर्मांचं मूलतत्व अनुभवण्यासाठी आवश्यक असणारी साधना नाही म्हणून सारे समाज सुधारक वाया गेले म्हणाले घ्या काय उपयोग आहे म्हणाले खऱ्या आमचा हिताचा विचार संतांनी केलेला आहे महाराज शोधून या आले संत हित जगाचे म्हणून आम्हाला आमचं कल्याण कशाला हे सांगावं लागतं महाराज म्हणून पहिला प्रश्न मांडला भागवतकाराने तो हा की जीवाचं आत्यंतिक कल्याण कशात आहे ते सांगावं या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती आहे महाराज असो असे हे प्रश्न पहिल्या अध्यायामध्ये विचारलेले आहेत आणि आता दुसऱ्या अध्यायापासून याची उत्तरं सुरू होणार आहेत लक्षात घ्या ती उत्तरं पूर्वी सुद्धा या सूताने शुकाचार्यांना नमस्कार केलेला आहे यम प्रव्रजंत म्हणते तमते पुत्रे ती तर तन्मयतया तरवोभिने दुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमान हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये शुकाचार्यांच्या जीवनातला एक प्रसंग वर्णन केलेला आहे आणि त्या योगे त्यांचा अधिकार काय होता हे आम्हाला दाखवून दिलेलं आहे शुकाचार्य वय वर्षे पाच आणि अशा अवस्थेमध्ये अनुपेत कृत्य म्हणजे अजून मुंजी बंधन सुद्धा झालेलं नाही मुंज सुद्धा झालेलं नाही आहे अशा वयामध्ये सर्वसंग परित्याग करून शुकाचार्य घरातून बाहेर पडलेले आहेत महाराज ज्या वेळेला आश्रमातून ते बाहेर पडले त्यावेळेला त्यांचे पिताजी व्यासमहर्षी आश्रमामध्ये नव्हते शुकाचार्य बाहेर पडले आणि व्यासमहर्षी नंतर आश्रमामध्ये आले बघतायत मुलगा कुठं दिसत नाही मुलगा कुठं दिसत नाही इकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ बघितलं शुकाचार्य कुठं दिसत नाही आहेत म्हटल्यावर हुडकायला सुरुवात केली सापडत नाही म्हटल्यानंतर व्याकुळ झाले आणि विरळ वेदनेनं व्याकुळ होऊन हे शुका हे शुका अरे बाळा अरे बाळा शुका शुका शुका म्हणून हका मारल्या व्यास त्यांना उत्तर कोणी दिलं आहे का भागवतकार म्हणतात शुकाचार्याने उत्तर दिलं नाही तर त्यांच्यातर्फे सर्व भूतांच्या हृदयस्थानी म्हणजे शुकाचार्य स्थानापन्न झाल्या झालेले असल्या कारणानं त्यांच्यातर्फे झाडाने वाजू देऊन बस यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं वैपायनो विरहकातराजुहाग पुत्रेति तन्मयतया तरगोविने दुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि यस्वानुभावमखिलश्रुतिसारमेक मध्यात्मदीपमतितितीरशतान्तमुन्धं संसारिणां कर्मयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुपयानुगुरुमुनीनाम् घोर अज्ञान अंधकार रूपी संसार तरुण जाण्याची इच्छा करणारे जे लोक आहेत त्यांची धडपड त्यांची तळमळ त्यांची तडफड बघितली कुणी शुकाचार्य आणि त्यांना दयेचा पालन कुठला बराच आणि त्यांच्यासाठी म्हणून शुकाचार्याने काय केलं म्हणाले तर स्वानुभवम स्व याचा अर्थ विलक्षण विलक्षण अनुभव याचा अर्थ प्रभाव विलक्षण प्रभावी पुराण वैह आत्मविद्या प्रकाशक असं सगळ्या वेदांचं सार श्रीमद भागवताच्या रूपानं या लोकांना सांगितलं म्हणाले अशा मुनी नवीन गुरु म्हटलेला आहे सगळ्या मुनिवर्यांच्याही गुरुस्थानी असणारे जे शुकाचार्य त्यांना मी शरण जातो असं म्हणून नमस्कार केलेला आहे आणि आता उत्तर द्यायला सुरुवात करतात उत्तर द्यायच्या आधी सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं आहे मुनय साधुपृष्ठ लोकमंगलम सुधाने शौनकांचं अभिनंदन केलं का ठोक आहे का तर म्हणाले तुम्ही जगत कल्याणाचा प्रश्न विचारला म्हणून काय प्रश्न करायचा सत्पुरुषांना हे सुद्धा कळलं पाहिजे की हो लोक वैयक्तिक स्वतःच्या बाबतीत लोक मागतातच मागतात आणि मागतात तरी ते तरी कसलं ठोक आहे का फाटका संसार धड धडका कसा होईल हेच मागत बसतात दुसरं काय मागत नाही मुलगी खुळी आहे तिचं लग्न केव्हा होईल अरे आधी खुळी बोलली आता तिचं लग्न कसं व्हायचं पण हे कावं मागायचं अभिनंदन का केलं तर कल्याणाचा प्रश्न केला तुम्ही म्हणून आणि म्हणाले तुम्ही पहिला प्रश्न काय विचारला तर जीवाचं आत्यंतिक कल्याण कशात आहे ते सांगा सांगतो म्हणाले ऐका स्वतःने उत्तर दिलेलं मी सांगणार आहे आपल्याला पण असं करूया पण त्याच्या आधी मी जरा थोडासा विषय वेगळा करूया इथं जमलेले जे लोक आहेत ना या सगळ्यांच्या मनातलं ओळखणार आहे बरं का मी हो सगळ्यांच्या मनातलं ओळखणार पण असं आहे की त्या बिरबलानं जशी चालूगिरी केली की तसं मी करणार नाही आहे तुम्ही म्हणाल ते बिरबलानं काय चालूगिरी केली ती सांगतो काय झालं की बादशाचं त्या बिरबलावर खूप प्रेम बरं का आणि होतच तसं म्हणजे काय हा बिरबल अत्यंत चाणाक्ष होता हुशार होता हजर जबाबी होता त्यामुळं त्या बादशाचं बिरबलाशिवाय पान हालायचं नाही सारखं बिरबल सारखं बिरबल सारखं बिरबल पाहिजे बिरबल पाहिजे पण त्याचा परिणाम काय व्हायचा बाकीचे जे सरदार होते ना ते बिरबलाच्या वर जळायचे तेव्हा त्यांच्या मनात एकदा असं आलं की बिरबलाची आपण फजिती करायची म्हणून त्यांनी केलं काय तर बिरबल एक चार दोन दिवस गावात नाही आहे असं बघितलं आणि बादशाकडे गेले आणि बादशासमोर तोंड देखील त्या बिरबलाची स्तुती करायला सुरुवात केली बरं सरकार बिरबल किती हुशार आहे हो. बादशा काय खुशच होता हो काही विचार विचार आहे हो काय म्हणतो आहे आपल्याला सांगायचं सगळ्यांच्या मनातलं ओळखतो हो हो सगळ्यांच्या मनातलं ओळखतो बरोबर आहे म्हणाले बरोबर आहे तेव्हा सरकार आमची एक अशी विनंती आहे आपल्याला की ह्या वेळेला दरबारात आपण बिरबलाचा कार्यक्रम करायचा कसला बिरबलानं प्रत्येक सरदाराच्या मनात काय आहे ते ओळखायचं आणि आता वाचू हो म्हणलं की हो दरबारचा दिवस उजाडला सगळी दरबाराची तयारी झाली सगळी माणसं बसलेली आहेत जागेवर सगळे बसले बादशाह आला आता फक्त बिरबलाला म्हणजे बादशाला सांगायचं की आता दरबारचं कामकाज सुरू करा इतकं सगळं झालं बादशाह आता बोलणार एवढ्यात त्या सरदारांनी त्याला खून केली आपले ठरले त्याला खो मग बादशाह काय सांगितलं तो का म्हणाला असं करूया दरबारचं कामकाज एक तास दीड तास लांबवायचं आपण आणि त्याच्याऐवजी पहिल्यांदा एक कार्यक्रम असा करायचा काय कार्यक्रम करायचा तर बिरबलानं इथं जमलेले जे सगळे सरदार आहेत ना त्या प्रत्येकाच्या मनात काय ओळखायचं दुर्मिळ विचार करतो हा काय पोरकटपणा आहे अहो दरबाराचं कामकाज चालवलं आहे दरबार कशासाठी भरवायचा आहे जनतेच्या अडचणी काय